देखोनिया तुझा रूपाचा आकार देखोनिया तुझा रूपाचा आकार देखोनिया तुझा रूपाचा आकार उभा कटिकर भाकटिकर देवो निया तेणे चित्ता भोय समाधान माझा भोय समाधान तेणे माझा चित्ता भोय समाधान वाटते चरण सोडावे वाटते चरण सोडावे सोडावे होय समाधान चिता मोयसमाधान चित्ता चिता समाधान गातो गीत वितो टाळी गातो गीत तो टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे नाचतो रावळी प्रेम सुखे प्रेम सुखे तेणे माझ्या चिता समाधान तेणे माझ्या चित्ता होय समाधान तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे तुका म्हणे नामा पुढे तुका म्हणे माझा तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळही तुच्छ हे बापुडे सकळही सकळही तेणे माझ्या चित्ता होय समाधान तेणे माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण सोडावे वाटते चरण सोडावे सोडावे तेणे माझ्या चित्ता होय समाधान तेणे माझ्या चित्ता होय समाधान तेणे माझ्या चित्ता समाधान